पुनेरी आवाज 107.8 एफएम पर सुने आपकी अपनी खुशियों का साथी खुश रहो खुशियां बांटो पुनेरी आवाज 107.8 एफएम पर हम लाते हैं वह खास आवाज जो हर दिल को छू जाए पुनेरी आवाज 107.8 एफएम जहां हर दिन एक नई प्रेरणा की शुरुआत होती है खुश रहो खुशियां बांटो नमस्कार आपण ऐकत आहेत radio Puneri Awaaz one zero seven point eight F पर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या विशेष मुलाखत या कार्यक्रममध्ये आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आहे श्री दत्तात्रय रामकृष्ण डफल सर प्राचार्य आपल्याबरोबर बसलेले आहेत आणि श्री खंडोबा राय प्रतिष्ठान या संस्थेमध्ये आपण प्राचार्य म्हणून काम करत आहे आणि एज्युकेशन जे शिक्षण संस्था आहे त्याच्यामध्ये खूप वर्ष तुम्ही काम करत आहे आणि मुलांशी तुमची एक दोस्ती किंवा मैत्री भाव आहे आणि आज आपण बघूया की कसं मुलांना आणि पालकांच्यामध्ये आणि शिक्षकांमध्ये कसं एक तार आहे ते व्यवस्थित राहिलं तर आपण मुलांच्या जीवनामध्ये एक ओव्हरऑल होलिस्टिक हेल्थ निर्माण करू शकतो एक चांगला नागरिक निर्माण करू शकतो तर आज या विषयावरती आपण थोडासा विचार चर्चा करणार आहे तर आपण सर्वांतर्फे श्री दत्तात्रय रामकृष्ण डफल सरांचा खूप खूप स्वागत आहे नमस्कार ओम शांती ओम शांती रमेशजी खाडेसाहेब आपलं मनपूर्वक स्वागत करतो की आपण आज ह्या पुणेरी आवाजामध्ये आमचं तुम्ही रेकॉर्डिंग करताय मुलाखत आहे त्याबद्दल मी <laughs> प्रथम तुमचं या ठिकाणी धन्यवाद देतो आणि श्री खंडेराय प्रतिष्ठानचे श्री महातोबा तुकाराम बाळकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बालेवाडी पुणे पंचेचाळीस या संस्थेमध्ये मी गेली एकतीस वर्ष या ठिकाणी सेवा करतो आहे आणि ह्या संस्था उभारणीमध्ये निश्चयाचा महामेरू म्हणून ज्यांचा खास उल्लेख करावा लागतो असे आमचे आदरणीय संस्थापक अध्यक्ष माननीय अप्पासाहेब बालोडकर आणि ह्या महामेरूला वंदन करीत असताना ज्यांनी झिरोतून ही संस्था उभी केली आणि त्याला पुढे पाठबळ देण्याचं काम ज्यांनी केलं आणि ही संस्था नावारूपाला आणत असताना खऱ्या अर्थाने त्यांच्या खांद्याला खांद्या लावून जे अविरतपणे अखंडपणे या ठिकाणी मुलांची शैक्षणिक प्रगती करून आणण्यासाठी ज्यांनी ध्यास घेतला आहे असे आमच्या संस्थेचे सचिव डॉक्टर सागरदा पालवडकर त्याचप्रमाणे ह्या संस्था उभारणीमध्ये पडद्यामागची भूमिका खऱ्या अर्थाने ज्यांनी केलेली आहे अशा आमच्या संस्थेच्या खजिनदार सौ ओशाताई बालोडकर यांचाही या ठिकाणी उल्लेख होणं अपेक्षित आहे खरं तर सावित्रीबाई फुल्यांनी अखंडपणे या पुण्यामध्ये शिक्षणाची गंगा मुलींच्यासाठी घरोघरी नेण्याचं काम केलं तसं ह्या बालेवाडी गावामध्ये उजाड मालरानावरती ही शाळा फुलवण्याचं काम ज्या दाम्पत्यांनी केलं असे आधुनिक काळातील ज्यांना कर्मवीर म्हणू शकतो की कर्मवीर भावराव पाटलानंतर ज्यांनी ह्या परिसरामध्ये ज्ञानाची गंगा घरोघरी पोहोचवण्याचं काम केलं मुलींसाठी विशेष करून अशा दाम्पत्य म्हणजेच या संस्थेचे संस्थापक आप्पासाहेब बालोडकर आणि सौ उषाताई बालोडकर यांचा खरं तर ज्योतिबा फुले आणि सावित्रींची तुलना करणे इतपत त्यांचं कार्य आहे असं मला प्रथमदर्शनी या मुलाखतीमध्ये नमूद करावं असं वाटतं <laughs> फारच सुंदर श्री दत्तात्रय सर खूपच सुंदर तुम्ही संस्थाबद्दल सांगितलं आणि एक आनंदाची गोष्ट म्हणजे की संस्था उभं करणं हा एक काम नाही आहे संस्थाला जीवा लागून पाळणं देणं हे महत्त्वाचं आहे आणि ते गणपत सरांनी केलेलं आहे उषाताईंनी केलेलं आहे तर फारच सुंदर तुम्ही उल्लेख केला त्यांचा आनंद आहे तर आता आपण मुख्य म्हणजे जसं आजच्या जे पिढी आहे नवीन विद्यार्थी बरोबर आहे त्यांना कुठेतरी आपण वागतो त्यांचं वागणूक किंवा त्यांचे जे क्रिया आहे बघून असा मोबाईल टेक्नॉलॉजी आला आहे आणि एक सहज त्यांच्या जीवनामध्ये असं कुठलंही इन्फॉर्मेशन त्यांच्यातून बाहेर आपण कुठे लपवू शकत नाही आज त्यांच्याकडे मोबाईलनी सर्व इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन जे नको ते पण येतं जे पाहिजे ते पण त्यापेक्षा अधिक जास्त पण येते <laughs> अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही ॲज ए प्रिन्सिपल आणि टीचर आणि मुलांच्या देखरेख करतात तर तुम्हाला काय वाटतं की काय सांगायचं आहे आणि काय सिच्युएशन आहे आज बरोबर आहे तुम्ही या ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय ईश्वरीय विद्यालयाच्या मार्फत आपण जे सामाजिक चळवळ शांततेसाठी तुम्ही जगभर काम करता त्याबद्दल मी काडेसाहेब मनपूर्वक तुमचं खरं तर अभिनंदन करतो जगाला शांतता हवी आहे शांतता फक्त परिसरात नव्हते मनाला शांतता पाहिजे शांतता कारण सागराला सुद्धा खवळ्यानंतर लाटांचा जो काही त्यांचा बडीमार होतो किनाऱ्यावरती आणि त्याला काहीतरी शांत होण्यासाठी भरती आवडीची गरज आहे तसं ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या वतीने सुद्धा ह्या जीवनाच्या लाटामध्ये अनेक त्या उलटा होत असताना आपण त्यांना शांततेच्या प्रभावात आणतात हे अतिशय कौतुकास्पद आहे म्हणून परत एकदा मी तुमचं सर्वांचं ब्रह्मकुमारी विश्वरी विद्यालयाचं मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो खरं तर या आमच्या संस्थेमध्ये छोटंसं रोपटं लावलं होतं ज्ञानदेवांच्या एका ओवीमध्ये असं म्हणलंय की इवलेशे रोपं लाविले द्वारे त्याचा वेलू गेला गगनावरी <laughs> या उक्तीप्रमाणे ह्या ओवीप्रमाणे आज आपण लावलेलं हे छोटंसं रोपटं आज वटवृक्ष झालं जवळजवळ पाच हजार पाच हजाराहून विद्यार्थी या एस के पी कॅम्पसमध्ये शिक्षण घेत असताना आमचे सचिव डॉक्टर सागरदा बारोडकर अतिशय कटाक्षाने याकडे बारकाईने बघत असतात आणि हे काम चालू असताना एक ध्येय ठेवलेलं आहे बाणेर बालेवाडी या परिसरामध्ये एवढा हायटेक एरिया आहे आज त्या ठिकाणी संपूर्ण आय टीचा जो एरिया आहे I T hub I T hub आहे सर अनेकांचं उत्पन्न मर्यादेपेक्षा पण जास्त आहे आणि अशा ठिकाणी एका बाजूला इंग्लिश मिडियम एका बाजूला मराठी माध्यम प्राथमिक विद्यालय त्याचबरोबर एका बाजूला सिनियर कॉलेज रिसर्च सेंटर असे सगळं काही वेगळा पंचसंगमच तिथं आणलेला आहे त्रिवेणी नाही म्हणत मी पंचसंगम आणलेला आहे त्यामध्ये याचं कारण का माहिती आहे का एका बाजूला मराठी माध्यमाचं दर्जा शिक्षण देण्यासाठी संस्था अविरतपणे काम करते आणि एका बाजूला ह्या परिसरामध्ये इंग्लिश मिडियमचं सुद्धा एवढं मोठ्या प्रमाणामध्ये रिक्वायरमेंट आहे मागणी आहे त्यांना सुद्धा न्याय देण्याचं काम करते म्हणजे एकाच कॅम्पसमध्ये हे समांतर पद्धतीने काम चालून हे फार मोठं कष्टाचं आहे पण आप्पासाहेबांनी हे शिवधनुष्य अखंडपणे पेलण्याचं काम केलं याला एकच कारण म्हणजे आमच्या या एस के पी कॅम्पसमध्ये लाभलेला उत्तम असा असणारा अध्यापक वृंद आणि कर्मचारी वृंद आणि मग सर या संस्थेमध्ये शिक्षण घेणारा जो विद्यार्थी आहे हा सामान्य स्तरातला आहे वर्णीय सुद्धा आहे हे बॅलन्स करत असताना शैक्षणिक प्रगती करत असताना विद्यार्थ्यांच्या मनावर खोल परिणाम होतो तो मोबाईलमुळं आज आई वडील सकाळपासून अर्थार्जन करण्यासाठी बाहेर पडतात मुलं घरी एकटी सर बरोबर मग त्या मोकळ्या वेळात काय करणार मुलं हट्ट करतात मोबाईल द्या आणि या मोबाईलमुळे चांगल्या गोष्टींकडे लक्ष ठेवत असताना सुद्धा नको ते गोष्टी सुद्धा त्यांना पाहायला मिळतात आणि इथंच त्या मनाची शांतता बिघडायचं कारण झालेलं आहे बरोबर बरोबर आम्ही वर्गामध्ये कोणी मोबाईल आणला का ते चेक करतो अच्छा जरूरसाठी सर वापरला पाहिजे तो बरोबर पण अनावश्यक वापरून त्या माध्यमातून नको ते वेव्ज मुलांमध्ये येतात आणि त्यांची शांतता भंग होत असताना मला असं वाटलं पहिल्यांदा मुलांच्या उपस्थितीवरती काम करावं मुलांच्या आरोग्यावरती काम करावं आणि मुलांच्या मनावरती काम करावं या तीन गोष्टींवर जर मुलांवरती काम केलं तो मुलगा अतिशय शांतपणे वर्गात बसून त्यांची अध्ययन प्रक्रिया अखंडपणे ठेवू शकतो बरोबर आणि म्हणून मला जाणवलं की मनावरती काम करायला पाहिजे आता <laughs> आमच्या शाळेमध्ये सध्या स्वच्छतेवरती काम झालेलं आहे बरोबर म्हणजे ऍक्च्युली न सांगता सुद्धा मुलं स्वतंत्रपणे जाऊन स्वच्छता करून ठेवतात परिसराची अरे वा गांधीजींनी मूलमंत्र सांगितलेला आहे स्वच्छतेविषयीचा पण त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही परिसराची स्वच्छता ठेवा पण तुमच्या अंतर्मनालाही पण स्वच्छ ठेवा हे गांधींचं वाक्य माझं नाही <laughs> आणि हे करत असताना वैयक्तिक आरोग्याबरोबर सार्वजनिक आरोग्य सुद्धा तुम्ही जपलं पाहिजे आणि म्हणून शासनाला सरकारला याची दखल घेऊन स्वच्छतेचं अभियान राबवावं लागलं बरोबर पण आम्ही असं ठरवलं की ह्या मुलांचं स्वच्छता झाली आरोग्य झाले पण यांच्या मनाचं स्वच्छता करण्यासाठी काय करायला पाहिजे <laughs> म्हणून मला असं वाटलं की ब्रह्मकुमारी विश्वरी विद्यालय <laughs> यांच्याशी संपर्क करून ह्या मुलांना मनाचं आरोग्य देण्यासाठी प्रयत्न करूया आणि म्हणून मुलांच्या <laughs> मनाच्या आरोग्यावरती आम्हाला काम करायची इच्छा झालेली आहे सर श्री दत्तात्रय सर खूपच सुंदर तुम्ही आपला विचार मांडता की कसं प्रकारे मुलांचा जे तणाव वाढतं आहे ते मोबाईलनी आणि नको ते इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे जातो आहे त्याला कट कुठेतरी एक ब्रेक दिला पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहे फारच सुंदर तुम्ही आपले विचार मांडले तर एक अनुभव मला वाटतं की तुम्ही शाळेत असताना ज्यावेळी तुम्ही शिकत असताना त्या गोष्टी आणि आत्ताचे जे मुलांना आपण शिक्षण देतो आहे त्याच्यामध्ये काय एक डिफरन्स किंवा एक बदल तुम्ही अनुभव करता का असे छान प्रश्न विचारला खाडे साहेब की आपण खरं तर या तौलणिक याचा अभ्यास केला तर फारच उत्तम होईल कारण प्राचीन काळाची शिक्षण पद्धती जी कालांतराने त्यात अमूलाग्र बदल होत गेला स्वातंत्र्यपूर्व असणारी शिक्षण पद्धती स्वातंत्र्यानंतर असणाऱ्या शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल होत गेला हे आपण अतिशय जाणतात खरं तर याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट नमूद करावी लागेल की पूर्वी असं होतं छडी लागे चमचम विद्या ही घमघम असं स्लोगन होतं बघा बरोबर मग म्हणजे या प्रति त्या गुरुजींबद्दल त्या शिक्षणाबद्दल प्रचंड आदर होता आताही आहे बरं का आदर असं नाही मला म्हणायचं परंतु याला कारणीभूत आम्हीही काही आमचे शिक्षक वर्ग आहे हा पूर्वीचा आदर जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असेल तर मला असं वाटतं मुलांच्या मनावरती शिक्षकाने अधिराज्य केलं पाहिजे बरोबर ह्या पद्धतीमध्ये मुलांना छडी देऊन शिक्षण होणार नाही नाही कुठेतरी पहिले असं मी सॉरी मी तुम्हाला मध्येच ठोकलं तर आई वडील स्वतः म्हणायचा तुम्ही आमच्या मुलाला जरा दोन चार धोपटा असं असायचं नसतं तो आमची काही तक्रार नाही तुम्हाला म्हणजे सुरुवातीच्या सर्व्हिस मध्ये सुद्धा असं झालं होतं काय याला धोपटा सर चांगले याला दानके दंगले दणके द्या आणि याला मग आमच्याकडे कसं आणायचं ते बघू आम्ही आमची काही तक्रार नसायची हा प्रकार मात्र आता राहिलेला नाही सर आता राहिलेला याच्यामध्ये थोडा बदल झालेला आहे कुठेतरी एक जे ब्रेक आला त्याच्यामध्ये आणि आता त्याला कसं आपण व्यवस्थित करू शकतो मग याला व्यवस्थित करण्यासाठी काय सांगितलं शिक्षण शिक्षण प्रणालीमध्ये शिक्षा आणि पारितोषिक शिक्षा आणि पारितोषिकी ही शिक्षणाची दुधारी दुधारी हातेरी आहे हात्यार आहे हे प्रभावीपणे शिक्षणाला वापरता आलं पाहिजे बरोबर म्हणजे काय करायचं प्रसंगी त्याला सौम्य शिक्षा द्या प्रसंगी त्याला पारितोषिक द्या त्याचा आदर करा त्याला प्रोत्साहन द्या याच्यावरती शिक्षणशास्त्राने आता काम सांगितलेलं आहे <laughs> मानसशास्त्र असं सांगतं त्या मुलांच्या मनावरती जर तुम्हाला विशेष काही परिणाम करायचा असेल तर त्याला जास्तीत जास्त पारितोषिक द्या बक्षिस द्या आणि त्याला ह्या प्रभावात टिकून ठेवा <laughs> आता जर ती छडी लागे छमछम यायचं करायचं म्हणलं तर पालक आम्हाला तुम्हाला माहिती आहे काय करतील ते पुढे आणि याचा परिणाम म्हणून मग ते पोलीस चौकीपर्यंत सुद्धा प्रकरण जाऊ शकतं त्यामुळे शिक्षक आता सध्या काय करतोय तो त्याचा बचाव करायचा प्रयत्न करतोय आणि तो तो बाबा हे काय करून आंगळ देण्यापेक्षा शांत बसलेलं बरं कधी कधी असंही वाटतं मी बरेच शिक्षकांबरोबर बोलत असताना ते आमचा पोर्शन आमचं जे शिकवायचे जेवढं पोर्शन दिले चॅप्टर दिले ते कम्प्लीट केलं तसं अतिशय महत्त्वाचा मुद्दा सांगितला आज सकाळी जेव्हा मी शिक्षकांशी बोललो म्हणजे मिटिंग घेतली मी आज म्हणजे आजच झालं योगा कसं मी म्हणलं हे अभ्यासक्रम संपण्याच्या भानगडीमध्ये बघा मी त्याला भानगडच म्हणतो कोणी आक्षेप बदलत चालेल या अभ्यासक्रमा संपण्याच्या भानगडीमध्ये त्या मुलांच्या मुख्य शिक्षणाच्या प्रभावातून दूर नेतो की काय आपण याचा विचार व्हायला पाहिजे ह्या अभ्यासक्रम संपवण्याच्या नादामध्ये जर सातवीच्या मुलाला मी गणित विचारलं एखादं बाबा की अधिक पाच वजा सहा किंवा एखादा पाडा जर विचारला तो जर येत नसेल ह्या अभ्यासक्रम संपूर्ण न्यायचं कुठं न्यायचं काय करायचं म्हणून मी लोकांना सांगतो की शासनाने निर्णय अभ्यासक्रम तर संपायचा आहे आपल्याला त्यातला एखादा टॉपिक बाजूला थोडा सरकून त्याला रेग्युलर मध्ये आणून त्याचं बेसिक संकल्पना जर पूर्ण केल्या तर तो पुढे चांगल्या प्रकारचा आदर्श आणि प्रज्ञावान विद्यार्थी होऊ शकतो हे शिक्षकांनी आता समजून घेण्याची काळाची गरज आहे फारच सुंदर फारच सुंदर तुम्ही हे असं टीचरांशी जेव्हा बोलत असेल तर नक्कीच या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे कारण काय अभ्यासक्रम कंप्लीट करणं हा सोपा आहे परंतु आपलं जे स्टुडंट आहे ते शिकतोय किती त्यांना बेसिक येतोय का आणि कुठे आपण चुकून समजा आपला विद्यार्थी कुठल्या शाळेत गेलं समजा ट्रान्सफर झाला त्याचा आणि इथून गेला आठवीपासून आणि तिथे नववीत ॲडमिशन घेतला आणि त्याला सातवीचंच काही मॅथमॅटिक्स येत नसेल तर कुणाचं तो सांगणार काय बरोबर म्हणून आपल्याला ते बेसिक इम्पॉर्टन्स आहे जे तुम्ही आज सांगितलंय तर त्याच्यावरती काम करायला पाहिजे आता बेसिकमध्ये आणखी काय होते सर माहिती का मुलं शाळेत येतात पालकांना अभ्यास घ्यायला वेळ नाही मग आम्ही असं म्हणलं किमान त्या विद्यार्थ्या वाचन लेखन मनन चिंतन या गोष्टी याला यायला पाहिजे वाचन केलं तर मनन करेन मनन केलं तर चिंतन करेन आणि चिंतन केलं तर तो तयार होऊ शकतो भविष्यासाठी <laughs> नेमकं ह्या गोष्टीवर कामच होत नाही सर त्या शिक्षकांना दिलेले तास त्याला दिलेली सरकारी आवंतर कामं त्या शिक्षकांशी बोलायचा आपण प्रयत्न केला सर खूपच काम आहे बाकीचं तो असं माइंड फ्रीच होत नाही शासनाने याबद्दलही विचार केला पाहिजे की त्या शिक्षकाला तेवढ्यासाठी काम देऊन त्याला मुलांवरती फोकस कसं करता येईल यावरती काम, होणं गरजेचं आहे आणि ते थोडंसं कमी होत असल्यामुळं मुलांच्या बेसिक शैक्षणिक गरजा काय हे ओळखायचं काम शिक्षकाने केलं पाहिजे त्याच्या विषयाचं अध्ययन अध्यापन क्रिया करत असताना त्या मुलांच्या विषयाच्या सखोल जाऊन त्या विद्यार्थ्याच्या मुळाशी जाऊन त्याला कशाची गरज आहे ह्याच्यावरती त्या प्रत्येक ठिकाणी काम केलं पाहिजे श्री दत्तात्रय सर खूपच आनंद वाटतो आहे की आपण जे प्रॅक्टिकल लाईफ आणि स्टुडंट लाईफ आणि शिक्षकांचं जे शिकवण्याचे जे शिक्षण पद्धती आहे ते सगळे आपण विचार मांडतो आहे तर आता इथे घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ब्रेकमध्ये आपण एक सुंदर गाणं आहे ऐकूया पण मला असं वाटतं की तुमच्या मनात कुठलं एक सुंदर गाणं असेल फिल्मी किंवा नॉन फिल्मी असं वाटतं की ते गाणं तुम्ही ऐकत असेल बा वारंवार असं काय असेल तर सांगा आता मुलांच्या बाबत एखादं गाणं विचार करायचं म्हणलं तर मला मोटिवेशनल मुलांना शिक्षणाविषयी गाणं तुमच्याकडे असं तुम्ही लावू शकता की मी विजेता होणारच या संदर्भातलं गाणं मी मुलांना ऐकवत असतो बऱ्याच वेळेला की की मी नेहमी पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी प्रयत्न करतो मुलांना काय म्हणतात आमचे संस्थापक अध्यक्ष नेहमी म्हणतात कसं करू काय करू कसं करू कधी होणार राष्ट्रमंत्र असं म्हणण्यापेक्षा <laughs> त्या मुलांना मोटिवेट ठेवण्यासाठी वेगवेगळे चित्रपट वेगवेगळी गाणं हे मी त्यांना सजेस्ट करत असतो अरे वा त्यांना आता उदाहरणार्थ छावा हा सुंदर असा सिनेमा सध्या आहे त्यातले विचार काय आहेत धर्मवीरांचे ते घ्यायला पाहिजेत मुलांनी नक्कीच यासाठी तो आलेला आहे त्यातलं चांगलं ते घेतलं पाहिजे नको ते सोडलं पाहिजे अशा प्रकारच्या गीतातून मुलांचं शैक्षणिक पण त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट झाली पाहिजे बरेचसे चित्रपट आलेत चांगली गाणी आलेत त्याचा चांगला अर्थ घेतला तर मुलांची डेव्हलपमेंट होऊ शकते पण नेमकं होतंय काय माहिती का नको तेच घेतलं जातं जे घ्यायचं ते घेतलं जात नाही तर तुमच्या सा <laughs> तुमच्याकडनं एखादं गाणं असेल तर या ब्रेकमध्ये आम्ही ऐकूया त्याचा निश्चित म्हणजे, नक्कीच नक्की मला आवडेल आणि विजेता मी होणारच या गाण्यावरती आपण जर त्यात टाकलं तर चांगलंच होईल नक्कीच नक्कीच पॉझिटिव्ह मेसेजवाला सुंदर गाणं तुम्ही आठवण केलेलं आहे तेच आपण गाणं ऐकूया आपण ऐकत आहेत radio Puneri Awaaz one zero seven point eight F M मनी सुंजायची पुन्हा लाखवाद रे सिद्ध होनी तुला उजळायचे पुन्हा हो रे ध्रुव ध्रुवतारा ध्रुव तारा लख क्षितिजावरी लख लखती बिजली तुझा तरी मंत्र नमस्कार ब्रेकनंतर आपण सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आणि श्री दत्तात्रय रामकृष्ण डफल सर आपल्याबरोबर आहे प्रिन्सिपल आहे आणि एक छान चर्चा होत आहे बघा याच्यामध्ये काही एक्सपिरियन्स जे आपण शेअर करतो आहे तिच्यातून तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाही शिकता येईल असं नाही की विद्यार्थी शिकायला पाहिजे असं नाही आहे शिक्षकही शिकतो आहे विद्यार्थी शिकतो आहे दोघंही शिकत आहे शिक्षणात तर आत्ता आपण मला असं वाटतं सर कधीकधी आपण मुलांकडे जातो एक प्रिपरेशन करून जाणारा टीचर आणि नॉन प्रिपरेशन टीचरला ते ॲज अ प्रिन्सिपल बघितलं तर तुम्हाला पटकन लक्षात येतं होता एकदम छान प्रश्न विचारला खाडे साहेब तुम्ही मी माझ्या सर्व अध्यापकवृंदांना कर्मचाऱ्यांना सांगतो की तुम्ही धावत धावत धावत इथून गाडीत बसला रस्त्याने आला मन अशांत करून आला स्टाफ रूम तसेच बॅग ठेवली तसं डस्टर घेतला खडू घेऊन गेला वर्गात आणि ते डस्टर आणि ते मुलांसमोर गेला तुमच्या मनाला जे काही वेव्स बरोबर आले आहेत कसे झाले आहेत एकतर पोचायचं टेन्शन दुसरं मला वर्गात काय शिकवायचं त्याचं प्रिपरेशन राहिली ते डस्टू ते डस्टर पण शोधायला वेळ लागतो कधी कधी आणि हे सगळ्या धावपळीमध्ये मनातले चांगले विचार राहून जातात टीचिंग होते त्याचं पण ने उत्तमात उत्तम देण्याचा जो त्याचा मानस असतो तो धावपळीत आल्यानंतर होत नाही म्हणून आम्ही काय केले माहिती आहे का बारा वाजता शाळा आहे तर आमचे सगळा अध्यापकवृंद ब अकरा वाजून तीस मिनिटांनी तिथं स्टाफ रूममध्ये येऊन बसतो अरे वा याचं कारण काय माहिती का त्या धावत्या म्हणाला त्या शिक्षकाला आधी येऊन तिथं शांत कर बाबा तुझे काय विचार असतील ते बाहेर सोडून दे ह्या तीस मिनटामध्ये तो तिथे बसतो आणि मला दिवसभर काय शिकवायचं याचा विचार करतो काय काम करायचं याचा विचार करतो आणि मग तो स्वतःला प्रिपेअर्ड करतो त्या धावत्या मनाला तो <laughs> शांत करून घेतो आणि ते इकडे तिकडे सकाळपासून जे भरकटलेलं आहे तो त्या तीस मिनिटामध्ये स्वतःला शांत करतो आणि मग बारा वाजून पाच मिनिटांनी बेल झाली की मग तो अध्यापक एक तीस मिनिटामध्ये स्वतःला प्रिपेअर करतो आणि मग तो वर्गात जायला तयार असतो <laughs> फारच सुंदर एक्सपिरियन्स सांगितला तुम्ही आणि आता इन फ्युचर कसं काय तुम्हाला वाटतो की आपण नवीन काय काय स्टेप्स घेणार आहे जसं तुम्ही शाळेमध्ये मला वाटतं स्वच्छता म्हणा स्वच्छता आणि डॉक्टर सागरनी सांगितलं की स्पोर्ट्ससाठी खूप वेळ देतं आपण बरोबर तर स्पोर्ट्ससाठी असं सांगा काय तर सर अध्ययन अध्यापन ही प्रक्रिया अखंडपणे चालूच राहते सिलेबस संपूर्ण हा एक आपल्या महत्वाचा भागच आहे तो अविभाज्य भागच आहे त्याला काय आपण टाळू शकतो शकत नाही ते चालूच राहणार आहे परंतु शिक्षण प्रणालीमध्ये असं सांगितलेलं आहे मुलांचा सर्वांगीण विकास करायचा असेल सर्वच काउंटी म्हणजे शारीरिक मानसिक या गोष्टीं जर त्याला डेव्हलप करायचं असेल आणि समाजामध्ये एक आदर्श नागरिक घडवायचा असेल तर त्याला उपक्रमशील बनवणं गरजेचं आहे मग उपक्रमशील बनवायचं म्हणजे काय करायचं की संस्थेच्या माध्यमातून विद्यालयाच्या माध्यमातून अनेक प्रकारचे उपक्रम वर्षभर राबवले जातात याला शिक्षण प्रणालीमध्ये अत्यंत अन्यान्य साधारण महत्त्व आहे मग यामधून काय करायचा तर विज्ञान प्रदर्शन भरावं लागतं कलागुणांना वाव देण्यासाठी विविध प्रकारच्या स्पर्धा घ्याव्या लागतात त्याच्यातलं कौशल्य विकसित करण्यासाठी वक्तृत्व कला त्याची विकसित करण्यासाठी वक्तृत्व स्पर्धा घ्याव्या लागतात संभाषण कौशल्य विकसित करण्यासाठी त्याला चर्चात्मक त्याला असे काही विषय द्यावे लागतात बरोबर क्विज कॉम्पिटिशन कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये त्याला तयार करायचं असेल तर क्विज कॉम्पिटिशन नावाची आम्ही स्पर्धा घेतो विद्यालयामध्ये यामुळं काय होतं त्यांना मी एवढं उदाहरण कोण बनेगा करोडपती तो वेगळ्या अँगलने विचार करू नका तुम्ही <laughs> तुम्ही तो बिझनेस नका त्याच्यात लक्ष घेऊ त्यातलं नॉलेजेबल पार्ट काय त्या विचार प्रश्नावली कशी तयार केली जाते त्याला तुम्ही एक सकारात्मक बुद्धीला चालना कशी मिळते या दृष्टीने तुम्ही विचार करा म्हणजे क्विज क्वीज कॉम्पिटिशन सुद्धा आम्ही आणि हल्ली के बी सीमध्ये जे आहे ना काही एन जी ओसनी काम करत आहे हो, हो. एक शेतकरी काम करत असेल आणि त्यांनी कितीतरी कष्ट केलं आहे हो. त्यालाही ते स्पेशल एपिसोडमध्ये घेतात घेतात आणि त्यांच्याशी प्रश्न उत्तरे करतात बरोबर आहे सर त्याच्याने पण आपल्याला एक मोटिवेशन मिळतं मोटिवेशन एक एक माणूस विचार केला विचार केला तो विचार साकार होतो बघा होतो होतो विचार आणि चांगला केलं तर चांगलंच विचार साकार होईल हे का वाईट केलं तर वाईटचा विचार आपल्याला मग ते कुठेतरी कन्फ्युजन करतात लाईफमध्ये है ना तर विचार हा किती मोठी शक्ती आहे आपल्याकडे त्याचा आपण सकारात्मक उपयोग केला ऊर्जा आहे ऊर्जा आहे ऊर्जा अक्षय नियमच असं सांगतो ती ऊर्जा कधी नष्ट होत नाही एकातून दुसऱ्या ट्रान्सफॉर्म होत असते तेव्हा ह्या मुलातून त्या मुलात त्या मुलातून ह्या मुलात अशा प्रकारे सायकल चालूच राहणार आहे परंतु आता तुम्ही जो प्रश्न होता मूळ मुद्द्याकडे आपण येऊया की असे उपक्रम राबवत असताना आता मी त्याच्यामध्ये आम्ही खेळ स्पोर्ट यावरती सुद्धा जास्त मुलांना ऍक्टिव्ह करायचा करतो एकशे चाळीस कोटी जनतेचा हा भारत देश आणि ऑलिम्पिक मध्ये आपली नेहमीच पिछाट होते <laughs> गोष्ट आहे असं मला वाटतं आणि ज्या देशांचे लोकसंख्या आपल्या वन फोर्थ नाही आणि मात्र ऑलिम्पिकमध्ये प्राबल्य आहे म्हणजे ह्या याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे असं आम्हाला म्हणायचं कुठेतरी हा म्हणजे गडबडच म्हणावं लागेल का एवढ्या मोठ्या क्वालिटी आपल्याकडे नाही का तर याचाही शोध घेण्यासाठी शालेय वातावरण क्रीडा या भागाला शासन स्तरावर भरपूर पाठबळ मिळते अनुदान मिळते पण त्या पद्धतीने ती मुलं ते जाण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे मग आमचे सचिव डॉक्टर सागरदा बालवडकर यांचा फार कटाक्ष आहे खेळांमध्ये मग आमची सी एम इंटरनॅशनल स्कूल आहे याची मुलं आमची नॅशनल लेवलला आता फुटबॉलमध्ये खेळली मुलींचा संघ विशेष करून आमच्या मातोबा तुकाराम बाळकर विद्यालय कनिष्ठ जी मुलांची जी काही विभागीय स्तरावर कबड्डी स्पर्धा झाल्या विभागाला खेळले आमचा एक विद्यार्थी सायकलिंगमध्ये नॅशनल नॅशनल वर्षी खेळा भारतात परत काही मुलं खो खोमध्ये चांगले कामगिरी करतात नेटबॉलमध्ये कामगिरी करतात अशा विविध याच्यामध्ये खेळाच्या प्रकारामध्ये आमच्या विद्यालयांचा अतिशय मोलाचा सहभाग आहे म्हणजे आमच्याकडे तालुका स्तरापासून तर नॅशनल लेवलपर्यंत मुलं खेळलेली आहे हा आम्हाला आमचा सार्थ अभिमान आहे मुलं अधिक पुढे खेळली पाहिजे असं आम्हाला वाटतं यासोबत खेळाच्या बरोबर आमच्याकडे स्कॉलरशिपच्या परीक्षा होतात अच्छा प्रज्ञाशोध परीक्षा असते गणित प्रज्ञाशोध परीक्षा असते याच्यामध्ये मुलांना आम्ही बसवून त्यांचं टॅलेंटशी निवडण्याचंही काम करत असतं फारच सुंदर फार सर जाता जाता मला असं वाटतं की एक संदेश रेडिओमार्फत तुम्ही काय देणार लोकांना संदेश म्हणजे मला असं वाटतं ही जी काही सामान्य कुटुंबातली जी मुलं आहेत ना माझं एक नेहमीचं वाक्य आहे ह्या कुठल्या कुटुंबातून कुठल्या माध्यमातून कुठल्या स्तरातून आलेलं हे महत्त्वाचं नाही हो त्या मुलांना अतिउच्च ज्ञान दिल्यानंतर ही मुलं असामान्य कामगिरी त्यांच्या स्तरात जाऊन करू शकतात यासाठी आम्ही सर्व अध्यापकांनी मुलांच्या पाठबळ देण्यासाठी आमच्यातलं उत्तमातलं उत्तम असं ज्ञान त्यांना द्यायला पाहिजे आणि हे ज्ञान देत असताना त्या मुलांच्या नेमक्या शैक्षणिक गरजा त्या विषयासंदर्भात काय आहेत हे आमच्या अध्यापकांनी ओळखलं पाहिजे आणि त्यानुसार त्याला ज्ञानदान देण्याचं काम केलं पाहिजे जाता शेवटचा एक तुम्हाला महत्त्वाचा एक उपक्रम मी राबवतोय सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जात नाही हे वाक्य मी मुद्दाम या ठिकाणी विचारतोय हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो मग गौरव दिन साजरा करायचं म्हणजे काय तर प्रसिद्ध कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्ताने हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो मग मराठी भाषेचा गौरव करायचं म्हणजे काय करायचं आहे तर मराठी भाषेच्या ची समृद्धी साहित्यिकांनी केली पाहिजे त्याचबरोबर या सांस्कृतिक वारशाला आदरांजली वाहणे मराठी भाषेचा गौरव करणे आणि मराठी भाषेतील साहित्य आणि संस्कृतीचे संवर्धन आणि जतन करणे हे खरं तर आजच्या ह्या पिढीने करणं गरजेचं आहे आणि म्हणून आमच्या विद्यालयाने सत्तावीस फेब्रुवारीपासून एक विशेष उपक्रम राबवला आहे तो म्हणजे मराठी भाषेची समृद्धी वाढवण्यासाठी विद्यालयातील विद्यार्थ्यांना म्हणजेच पाचवी ते अकरावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना एक विशिष्ट पॅराग्राफ देऊन त्या पॅराग्राफाच्या माध्यमातून त्यांच्या भाषेविषयीचं आकलन भाषेविषयीची समृद्धी तपासण्यासाठी म्हणजेच त्याच्यातलं रस्व दीर्घ वेलंटी हुकार मात्रा याचं डायग्नोसिस करायचं काम आमच्या स्तरावर आम्ही चालू केलेलं आहे आणि ते अखंड पुढे वर्षानुवर्षे चालू ठेवण्याचं आम्ही हे काम या विद्यालयाच्या मार्फत विद्यार्थ्यांकडं करून घेणार आहे तरच ती भाषा समृद्ध होईल असं मला वाटतं आणि म्हणून हा उपक्रम आम्ही सुरू केला आहे मराठी ग्रामर मराठी ग्रामर मुलांना आणि मुलांचं फॉन्टिक्स नावा जो भाषेचा बोलताना जो फॉन्ट जो असतो काय म्हणतो फॉन्टिक्स ना समजा तो उच्चारशास्त्र मराठीमध्ये त्याला म्हणतात तो उच्चारशास्त्र सुधारलं पाहिजे मुलाला त्या स्पष्ट बोलता आलं पाहिजे तर याच्यावरती आमचं काम चालू आहे आणि याचं खरं श्रेय मी आमचे संस्थापक अध्यक्ष गणपतराव पालवकरांना देतो <laughs> कारण त्यांचं शुद्धलेखन इतकं अप्रतिम आहे माझ्यासारख्या प्राचार्य माणसाला ड्राफ्टिंग त्यांच्याकडे घेऊन जायचं म्हणलं टेन्शन येतं मला काहीतरी चूक निघते की काय कारण एवढा त्यांचा कटाक्ष आहे आणि त्यांचं सांगण्याचं की मुलांना शुद्ध लिहिता आलं पाहिजे शुद्ध बोलता आलं पाहिजे आणि एक उत्तम मराठी त्याला त्याच्याकडनं करून घेतलं पाहिजे अशा प्रकारच्या भावना या निमित्ताने मी व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद श्री दत्तात्रय सर खूपच सुंदर तुम्ही मेसेज दिला आणि या मेसेज आपल्याला सर्वांनाच एक इम्पॉर्टंट आनंद पण वाटतो आहे की मराठी भाषा शुद्ध असलं पाहिजे आणि मुलांना ते प्रामाणिकपणे आपण शिक्षकांनी शिकवायला पाहिजे तर मित्रांनो आजच्या या एपिसोडमध्ये आपण एक शिक्षण संस्थेबद्दल आणि एक शिक्षक आणि एक मुलांच्या मनोस्थिती आज कशी आहे त्याच्याबद्दल आपण आपण विचार मंथन केलेलं आहे तर नक्कीच आपण सर्वांना आजच्या एपिसोडमध्ये दत्तात्रय सरांनी जे पण आपले मनोभाव व्यक्त केले ते तुम्हाला वाटत असेल हां बरोबर आहे <laughs> पण आता थोडासा त्याच्यातून पुढे जायचं आहे की आपण कुठे चुकतो आहे किंवा कुठे राहतो आहे पाठीमागं त्याच्यावर काम करायचं आहे हे आपण सर्व मिळून करूया असं शुभे इच्छेने आजच्या या एपिसोड इथे संपवतो आपण ऐकत आहेत radio Puneri Awaaz one zero seven point eight F M खुश रहिए खुशिया बाटिए ओ सफरस के भी चलो मिलकर गाए सुरों का ये कारवां रस के पी की बस्ती में संगीत का समा परड़ियों पुनेरी आवाज पर धुन मचाए बच्चों की प्रतिभा को आप पंख लगाए और सुरों की दुनिया में अपने सपने सजाए हर गाय को यहाँ मंच का मान दिलाए और की दुनिया में हर सुर बिखेरे कुछ रहो खुशी बातों so forskipy Ой, so forskipy Hethem për